मेवाडचे राजपूत महाराणा जगतसिंग यांनी सन सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे बावन्न पर्यंत मेवाडवर राज्य केलं त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजसिंग पहिले हे मेवाडच्या राजगादीवर आले महाराणा जगतसिंगांच्या पदरी असणाऱ्या एका राजपूत सरदाराचा एक दासी पुत्र होता त्याचं नाव होतं उदयसिंग राठोड हा उदयसिंग लहानपणापासूनच अत्यंत चलाक बुद्धिमान आणि ताकदवान होता मजबूत शरीरयष्टीची देणगीही त्याला लाभलेली होती तलवार चालवण्यात तर उदयसिंगचा हात संपूर्ण राजपुतान्यात कुणी धरत नव्हता इतर शस्त्रही चालवण्यात तो पटाईत होता अफाट बुद्धिमत्तेसोबतच क्रूरता आणि अतिमहत्वाकांक्षाही उदयसिंगमध्ये ठासून भरलेली होती उदयसिंगची त्याच्या कमी वयातली तलवारबाजी पाहून महाराणा राजसिंग पहिले फार प्रभावित झाले होते आणि त्यांनी उदयसिंगची नेमणूक राजकुमार आणि राजकुमारींना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण तलवारबाजीचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक म्हणून केली त्यावेळी उदयसिंगचं वय फक्त अठरावीस वर्षांच्या आसपासच होतं राजकुमारी कमलादेवी ही महाराणा राजसिंग पहिले यांची मुलगी किंवा पुतणी होती तिच्या सौंदर्यावर उदयसिंग मोहित झाला होता तिला तलवारबाजी शिकवता शिकवता तिच्या एकतर्फी प्रेमात तो पडला होता तिच्यासाठी अक्षरशः पागल झाला होता उदयसिंगनं आपल्या मनातली इच्छा राजकुमारी कमलादेवीला स्पष्टपणे बोलून दाखवली पण तिनं स्पष्टपणे नकार दिला तो एक दासीपुत्र म्हणजे अनावरस पुत्र असल्यामुळं आपलं लग्न त्याच्याशी होऊ शकत नाही असं तिनं सांगितलं राजकुमारी कमलादेवीचा हा नकार महत्वाकांक्षी उदयसिंगच्या मनाला फार लागला त्याला तो स्वतःचा फार मोठा अपमान वाटला यानंतर राजकुमारी कमलादेवीचा विवाह आमेरच्या म्हणजे जयपूरच्या राजपूत राजघराण्याच्या एका शाखेतल्या राजकुमाराशी करून दिला गेला त्याच्यानंतर उदयसिंगानं मेवाड सोडलं आणि तो मिर्झा राजे जयसिंग म्हणजे जे आमेरच्या मुख्य शाखेचे राजपूत राजे होते त्यांच्या पदरी आश्रयास गेला या कर्तबगार तलवारबाजीत कुशल अशा उदयसिंगवर मिर्झा राजे जयसिंग फार खुश होते उदयसिंगची उत्कृष्ट तलवारबाजी त्याची शस्त्रनिपुणता आणि भरभक्कम शरीरयष्टी यामुळे जयसिंगांनी त्याची नेमणूक आलमगीर औरंगजेबाच्या वैयक्तिक अंगरक्षकांच्या दस्त्यात केली जावी अशी शिफारस केली आणि मिर्झा राजे जयसिंगच्या शिफारशीवरून उदयसिंग हा औरंगजेबच्या मुख्य अंगरक्षकांपैकी एक बनला सन सोळाशे पासष्ट सोळाशे सहासष्ट नंतर औरंगजेबाचा स्वभाव विलक्षण बदलला औरंगजेब जास्तीत जास्त धार्मिक कट्टरतेकडे झुकू लागला धर्मांध बनला त्यानं सर्व मंदिरांना तोडण्याचा आदेश दिला हिंदूंवर जजिया कर लादला प्रत्येक गैरमुस्लिम सरदार आणि मनसबदाराकडे औरंगजेब अविश्वास आणि संशयानं बघू लागला आपल्या पदरी असणाऱ्या शिया मुस्लिम सरदारावरही त्यानं विश्वास ठेवणं बंद केलं औरंगजेबाचं हे धर्मवेड आत्रिकाकडे हळूहळू झुकू लागलं होतं औरंगजेबाशी सदैव एकनिष्ठ असणाऱ्या राजपुतांवरही तो आता जाम संशय घेऊ लागला होता त्यांच्या हत्या करवित होता छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिर्झा राजा जयसिंगनंच मदत केली असा औरंगजेबाला ठाम संशय होता म्हणून त्यानं अठ्ठावीस ऑगस्ट सोळाशे सदुसष्ट रोजी बुरहानपूरला मिर्झा राजे जयसिंगांना धोक्यानं विष देऊन खून केला औरंगजेबाकडून सतत होणाऱ्या अपमानामुळं आणि मिर्झा राजे जयसिंगच्या खुनामुळं संतापलेल्या आमेर शाखेच्या काही राजपुतांनी विद्रोह सुरू केला ज्यामध्ये राजकुमारी कमलादेवीचे पतीही होते उदयसिंगच्या डोक्यातून अजूनही कमलादेवीचा विचार हटत नव्हता तो तिला मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार होता राजकुमारी कमलादेवीच्या पतीचा औरंगजेबाविरुद्धचा हा विद्रोह म्हणजे राजकुमारी कमलाला मिळवण्यासाठी आलेली एक सुसंधी आहे असं उदयसिंगला वाटलं आणि मग उदय सिंगनं धर्मांध औरंगजेबाची मर्जी संपादन करण्यासाठी स्वतःहून इस्लाम धर्म स्वीकारला औरंगजेब त्याच्यावर भलताच खुश झाला त्यानं उदय सिंगचं नाव बदलून उदयभान ठेवलं आणि त्यानं उदयभानला दोन हजार मनसबदारी सरदार बनवलं आणि मग कमला देवीच्या पतीचा हा विद्रोह मोडून काढण्यासाठी त्यानं उदेभानला पाठवलं या घनघोर युद्धात कमला देवीच्या पतीला उदेभानच्या हातून वीरमरण आलं आणि कमलादेवीनं आपल्या पतीच्या चितेवर बसून सती जाण्यासाठी तयारी सुरू केली पण तिच्या प्रेमात पागल असणाऱ्या उदेभाननं तिला अक्षरशः चितेवरून खेचून बाहेर काढलं आणि स्वतःच्या कैदेत ठेवलं तेवढ्यात औरंगजेबाला अशी खबर मिळाली की दख्खनमध्ये शिवाजी राजा कोंढाणा किल्ला परत जिंकून घेण्याच्या विचारात आहे कोंढाणा किल्ल्यावर मोगलांचा कब्जा म्हणजे स्वराज्याच्या उरात बाणासारखी रुतलेली गोष्ट होती पुण्यापासून जवळ कोकणच्या रस्त्यांपासून जवळ बिकट कोंढाणा स्वराज्यात असणं शिवाजी राजांसाठी फार आवश्यक होतं औरंगजेबानं कोंढाण्याचं महत्त्व ओळखलं होतं लुंग्या सुंग्या किल्लेदाराला तिथं नेमून चालणारच नव्हतं म्हणून त्यानं खतरनाक उदय भानची नेमणूक या महत्वाच्या कामगिरीवर केली मोठी रसद दारुगोळा फौज फाटा आणि कैदेतल्या कमला देवीला घेऊन उदयभान कोंढाणा किल्ल्यावर पोहोचला किल्लेदारी ताब्यात घेतली त्यानं किल्ल्याची चोख व्यवस्था लावली जागते पहारे बसवले क्रूर उदयभान अत्यंत अय्याशी पण होता त्यानं एकीकडं कमलादेवीची मनधरणी करण्याचं काम चालवलं होतं तर दुसरीकडं सिंहगडावर मोठा जनानखानाच बनवला होता त्यात त्यानं कित्येक सुंदर तरुणींना स्वतःच्या मनोरंजनासाठी आणून ठेवलं होतं अत्यंत चलाक आणि सावध असणारा उदयभान पहाऱ्यातल्या छोट्या डिलाईलाही अत्यंत कडक शिक्षा द्यायचा चापकानं फोडून काढायचा कडे लोट सुद्धा करायचा सारखे शब्द उदय भानला माहीतच नव्हते त्याच्या अनेक अत्याचारांच्या कहाण्या ह्या अनेक पोवाड्यांमधून सांगितल्या जातात चार फेब्रुवारी सोळाशे हा दिवस सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्यावर चढाई करण्यासाठी निवडला कारण त्या दिवशी उदय भाननं कमलादेवी सोबत निकाह लावण्याचं ठरवलं होतं आता कमलादेवीनं पागल सैतानी उदय भान सोबत विवाह करण्यासाठी होकार का दिला हेही एक कोडच आहे कदाचित ती उदय भानच्या धमक्यांना घाबरली असेल किंवा कदाचित तिचं मतपरिवर्तन होऊन तिला उदय बद्दल प्रेमही वाटलं असेल किंवा सुभेदार तानाजींच्या योजनेला ती मदतही करत असेल याबद्दल इतिहासाला काही माहीत नाही पुढची हकीकत तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे सुभेदार नरवीर तानाजी तीनशे मावळ्यांसोबत कडा चढून वर गेले तलवार चालवण्यात उदयभान जरी वस्ताद असला तरी सुभेदार तानाजी महावस्ताद महागुरु होते तानाजी एवढा मोठा कडा चढून वर आले होते आणि अगोदर पन्नास शंभर मुघली सैनिक कापून मग भयंकर उदयभानला भिडले होते तरीही दमलेल्या तानाजींनी उदयभानला चांगलं जेरीस आणलं होतं पण दुर्दैवानं तानाजींची ढाल तुटली कमरेचा शेला हाताला बांधून ते लढत होते हातात ढाल नसल्यामुळं उदय केलेले तलवारींचे घाव तानाजींच्या सरळ छातीवर कोसळत होते आणि तशाही अवस्थेत उदयभानच्या नेमके वर्मी घाव तानाजी घालत होते या लढाईत तानाजींना वीरगती प्राप्त झाली वर्मी घाव लागलेला उदयभानही भयंकर जखमी होऊन शेवटचे श्वास मुजित होता आणि शेलार मामांनी त्याला कंठस्नान घातलं सैतानी क्रूर उदयभानचा अंत झाला पण राजकुमारी कमलादेवीचं पुढं काय झालं हे इतिहासाला अज्ञात आहे मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद